नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या आवडीच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे पुस्तिका ऑडिओ बुक आज आपण ऐकणार आहोत सूत्र एक्क्याण्णव तुमची जीवनकथा परत लिहा वेळेबद्दल एक आश्चर्यचकित करणारे सत्य म्हणजे तुम्ही तो आगाऊ वाया घालू शकत नाही भूतकाळात तुम्ही कितीही वेळ फुकट घालविला असला तरीही पुढचा तास एकदम निर्दोष न बिघडवलेला आणि तुमच्यासाठी त्याचा उत्तम वापर करायला तयार असतो भूतकाळात तुम्हाला काही झालेले असले तरी तुमचे भविष्य अगदी निर्मळ असते प्रत्येक पहाट ही संपूर्णत नवीन आयुष्य सुरुवात करण्याची संधी घेऊन येत असते हे लक्षात घ्या जर तुम्ही निवडले तर उद्याचा दिवस हा सकाळी लवकर उठायला सुरुवात करायचा जास्त वाचन करायचा कसरत करायचा संतुलित आहार घ्यायचा आणि काळजी कमी करण्याचा दिवस असू शकतो लेखक ॲशले ब्रिलियंट यांनी निरीक्षण केल्याप्रमाणे मी जे होणार म्हणून स्वप्न पाहिले होते ते मी कुठल्या क्षणी होऊ शकतो पण मी कोणता क्षण निवडू तुमची नोंदवही उघडण्यापासून आणि एक पान उघडून त्यावर तुमच्या जीवनाची कथा परत लिहिण्यापासून कोणीही तुम्हाला परावृत्त करत नाही अगदी ह्या मिनिटाला सुद्धा तुम्हाला तुमच्या जीवनाचे मार्ग उलगडण्याचे मध्यवर्ती पात्र किंवा स्वभाव विशेष बदलण्याचे आणि एक नवीन शेवट निर्माण करायचे तुम्ही ठरवू शकता फक्त प्रश्न इतकाच आहे की तुम्ही हे करायची निवड कराल तुम्हाला नेहमी जसे असायला हवे होते तसे होण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो हे लक्षात ठेवा सूत्र ब्याण्णव एक झाड लावा पूर्वेकडील प्राचीन विचारांनुसार समाधानी आयुष्य जगण्यासाठी तुम्ही तीन गोष्टी केल्या पाहिजेत एक मुलगा असलं पाहिजे एक पुस्तक लिहा आणि एक झाड लावा त्यांच्या विचारांनुसार हे केल्यामुळे तुमच्या मृत्यूनंतर तुमचे तीन वारस जिवंत राहतील एक सुखी आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी यापेक्षा खूप जास्त गोष्टी आहेत या यादीत मी मुलगी असण्याचा आनंदाचाही समावेश करेन पण झाड लावण्याची कल्पना ही उत्तम आहे एका छोट्याशा रोपट्यापासून ते कुस्तीच्या झाडाची वाढ होताना बघून तुम्ही निघून गेलेल्या काळाशी जोडले जाता आणि निसर्गाच्या ऋतुचक्राशी तुमचे नाते निर्माण होते जशी त्या झाडाची वाढ होते आणि परिपक्व होते तशी तुमची ही एक माणूस म्हणून वैयक्तिकरित्या वाढ झालेली आणि परिपक्वता आलेली तुम्हाला जाणवेल तुम्हाला जर मुले असतील व तुमची इच्छा असेल तर प्रत्येकाच्या नावाने तुम्ही एक झाड लावू शकता ते जेव्हा वाढतील तेव्हा तुम्ही झाडाच्या खोडावर खाचा करून मुलांच्या वेगवेगळ्या वयाची खून करू शकता प्रत्येकी झाड मग जीवनातल्या वेगवेगळ्या टप्प्याची सजीव नोंद म्हणून राहील तुमच्या कुटुंबातील प्रत्येक मुलाच्या नावाने एक झाड लावणे ही कलात्मकतेने केलेली प्रेमाची कृती आहे आणि जी तुमची मुले पुढची पुष्कळ वर्ष आठवण काढतील सूत्र त्र्याण्णव तुमची शांततेची जागा शोधा प्रत्येकाला शांततेचे एक ठिकाण एक आश्रयस्थान असले पाहिजे जिथे ते शांत आणि स्तब्ध बसू शकतील ही वैशिष्ट्यपूर्ण जागा तुम्हाला ताणतणावाच्या काळात वाळवंटातला हिरवळीचा प्रदेश असल्यासारखी वाटेल हीच एक जागा आहे जिथे तुमची ऊर्जा तुमचा वेळ आणि तुमचे लक्ष वेधून घेणाऱ्या रोजच्या कामातून तुम्ही आश्रय घेऊ शकता तुमचे हे आश्रयस्थान अगदी भपकेबाज असण्याची गरज नाही एखादी वापरात नसलेली झोपण्याची खोली किंवा घरातला एखादा कोपरा जिथे टेबलावर ताजी फुले ठेवली तरी चालू शकेल तुमच्या आवडत्या बागेतला एखादा बाग सुद्धा तुम्हाला शांत जागा देऊ शकेल तुम्हाला जेव्हा एकांतात थोडा वेळ हवा असेल तेव्हा या आश्रयस्थानाला भेट द्या आणि आजकालच्या दगदगीच्या जीवनात विसर पडण्यास आणि सोप्या असलेल्या अंतरात्म्याला विकसित करण्याच्या काही कृती करा तुमची नोंदवही लिहा आणि शास्त्रीय संगीतातला एखादा शांत वाटेल असा राग ऐका तुमचे डोळे मिटा आणि तुमचा आदर्श दिवस कसा असेल त्याचे काल्पनिक दृश्य डोळ्यापुढे आणा तुमची आई तुम्हाला नेहमी सांगत असते ते पुस्तक वाचा आणि ज्ञान मिळवण्यासाठी एखादे पुस्तक वाचा किंवा तीस मिनिटे काहीच करू नका आणि एकांतवासाच्या नवचैतन्य देणाऱ्या शक्तीला तुमचा ताबा घेऊ द्या तुमच्या स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याची कृती स्वार्थीपणाची नाही तुमच्या अंतर्मनातल्या क्षमतेचा साठा वापल्यामुळे तुम्ही जास्त देऊ शकता जास्त करू शकता आणि दुसऱ्यासाठी जगू शकता तुमचे मन आणि आत्म्याची काळजी घेण्यासाठी वेळ दिल्यामुळे तुम्ही संयमित उत्साही आणि जोशपूर्ण व्हाल एफ एफ फेलननी एकदा म्हटल्याप्रमाणे तारुण्य हा जीवनातला एक काळ नाही तर ती मनाची स्थिती आहे लोक त्यांचे आदर्श वाईट टाकल्यामुळे आणि तारुण्याच्या जीवनापासून मुक्त झाल्यामुळे म्हातारे होतात वाढलेल्या वर्षामुळे त्वचेवर सुरकुत्या पडतात परंतु उत्साह सोडून दिल्यामुळे अंतर्मलाला सुरकुत्या पडतात तुमचे नैराश्य तुमची भीती तुमची शंका जितकी आहे तितक्या वयाचे तुम्ही आहात तुम्ही तरुण राहण्याचा मार्ग म्हणजे तुम्ही तुमचा विश्वास तरुण ठेवा तुमचा आत्मविश्वास तरुण ठेवा व तुमची आशा तरुण ठेवा सूत्र चौऱ्याण्णव जास्त छायाचित्र काढा प्रत्येक जीवन हे जगण्यायोग्य आहे हे जर सत्य असेल तर प्रत्येक जीवन हे नोंदण्यायोग्य आहे म्हणून एखादा मित्र मला जेव्हा एखादा श्वास रोखून धरण्या इतक्या सुंदर दृश्याबद्दल सांगतो किंवा क्रिसमस पार्टीच्या वेळी त्याच्या मुलांनी काहीतरी मजेदार गोष्ट केली किंवा त्याला भेटलेल्या सुप्रसिद्ध माणसाबद्दल सांगतो तेव्हा मी त्याला विचारतो तू त्याची छायाचित्र घेतलीस का मला ती पाहायला आवडेल पुढच्या वेळी नक्की तो उत्तरतो माझ्याकडे नवीन रोल आणायला जायला वेळ नव्हता पण मला प्रयत्न करून काय झाले ते तुला वर्णन करून सांगता येईल एक चित्र खरोखरच हजार शब्दांपेक्षाही जास्त योग्यतेची असते छायाचित्र हे जीवनातल्या सुंदर आठवणी पकडतात आणि दोन ठेवतात म्हणजे आपण जशी वर्ष जातील तसे ते क्षण परत जगू शकतो मी जेव्हा मोठा होतो तेव्हा माझ्या वडिलांनी नेहमी आमच्या कुटुंबाची छायाचित्र घेतली मग ती कुटुंबाची सहल असो की पहिल्यांदा मी त्यांची गाडी रपेट मारण्यासाठी बाहेर काढली त्यावेळी किंवा मित्रांबरोबरचे एखादे छोटेसे स्नेहसंमेलन असो ते छायाचित्र घेत असायचे पुष्कळ वेळेला ते आम्हाला फोटो काढताना हसायला सांगायचे त्यावेळी मी खूप अधीर व्हायचो आणि त्यांना फोटो लवकर घेण्यास सांगायचो बाबा तुम्हाला इतके फोटो घेण्याची गरज नाही मी म्हणायचो आपण त्या सर्वांचं काय करणार आहोत आता हळूहळू इतकी वर्ष निघून गेल्यानंतर मला माहिती झाले की त्या सर्व फोटोंचे काय करायचे ते ते सर्व फोटो अल्बममध्ये गेले आहेत जे आयुष्य पुढे गेल्याची कथा सांगत आहेत ते माझ्या मुलांची काही तासाची करमणूक करत आहेत आणि आमच्या सर्व कुटुंबाला सोप्या गोष्टी ज्या आमच्यासाठी खूप मोठ्या आहेत यावर विचार करण्यासाठी एक आश्चर्यचकित करणारा मार्ग दाखवत आहेत जास्त फोटो काढा तुमच्या आयुष्यातल्या उत्तम काळाची नोंद करा ज्या गोष्टीने तुम्हाला हसवले किंवा रडवले आहे अशा गोष्टींच्या किंवा जगातल्या चांगल्या गोष्टींचे कौतुक करताना घेतलेल्या छायाचित्रांचा संग्रह करा तुमच्या गाडीमध्ये सतत एक कॅमेरा असू द्या आणि जेव्हा तुम्ही प्रवास करता तेव्हा तुमच्या सामानात असू द्या जेव्हा पुष्कळ वर्षानंतर तुमचा अल्बम तुम्ही चाळाल त्यावेळी तुम्हाला कितीतरी बरे वाटेल याचे तुम्हालाच आश्चर्य वाटेल सूत्र पंच्याण्णव साहसी बना शिक्षक लोक पर्वतारोहण करत आहेत व्यावसायिक हवाई फुग्यातून उडत आहे आजी मॅरेथॉनची शर्यत पूर्ण करत आहेत आणि गृहिणी कराटेचे प्रशिक्षण घेत आहेत जितके आपले आयुष्य जास्त दैनंदिन रहाट गाडगे बनत जाते तितके ते खऱ्या साहसी उपक्रमांनी भरण्याची आपल्याला गरज भासते आपल्या जबाबदाऱ्या जितक्या जास्त आपले लक्ष वेधून घेत जातात तितके जास्त आपल्याला अल्पसृष्टीच्या शृंखाला तोडून जाणे महत्वाचे वाटते आणि एखाद्या नव्या धाडसी उद्दिष्टाची भरारी आपले मन घेते माणसाच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण एक चमत्कार आणि एक गुड आहे म्हणून माणसाने घड्याळ आणि कॅलेंडरला स्वतःला आंधळे करू देऊ नये आणि या सत्याकडे डोळे झाक करू नये ब्रिटिश कादंबरीकार एच जी वेल्सनने लिहिले आहे तुमच्या स्वतःच्या आयुष्यातला या चमत्कारांना आणि घुडेला जास्त खोलवर जोडण्यासाठी लहान मुले असताना जे तुम्ही अनुभवले त्या साहसाचे चिंतन परत मिळवण्याची शपथ घ्या अशा बारा साहसी उपक्रमांची यादी करा तुम्हाला माहीत असलेल्या तुमच्या संसारिक दैनंदिनीमध्ये जे जास्त ऊर्जा आणि उत्कटता आणतील आणि पुढच्या वर्षी दर महिन्याला एक याप्रमाणे प्रत्येक महिन्याला एक उपक्रम हाती घ्या तुम्ही ज्या प्रकारे जगता त्याला पूर्णत शोधण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे सूत्र शहाण्णव घरी जाण्यापूर्वी तणावमुक्त व्हा ऑफिसमधल्या दिवसभराच्या ताणानंतर आपल्यातले पुष्कळशे लोक थकलेले निरुत्साही आणि तरेवाईक होऊन घरी परततात आपण आपल्यातले सर्वोत्तम आपल्या सहकाऱ्यांना आणि गिरायकांना देतो आणि दुर्दैवाने ज्यांच्यावर आपण खूप प्रेम करतो आपले कुटुंब मुले आणि मित्रमैत्रिणी त्यांच्यासाठी आपल्याकडे काहीच उरलेले नसते नुकतेच जीवनाचे युद्ध संपवलेल्या योद्ध्याप्रमाणे आपण निर्जीवपणे आपल्या आवडत्या आराम खुर्चीकडे जातो आणि घरातल्या कुटुंबियांना आपली मनस्थिती पूर्ववत होईपर्यंत आपल्याला एकटे राहू देण्याचे फरमान सोडतो घराच्या दरवाजापाशी जाण्याआधी स्वतःला मोकळे होण्यासाठी दहा मिनिटं घेतल्याने तुमच्या रोजच्या दैनंदिनीतले हे चित्र टाळण्यास तुम्हाला मदत होईल ऑफिस सुटल्यावर वाहन चालवत घाईघाईने घरी जाण्यापेक्षा मी असे सुचवतो की तुम्ही तुमच्या गाडीत पार्किंगच्या जागेत एकटे बसून काही मिनिटे घालवा हा वेळ तुम्ही शांतपणे बसण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाबरोबर पुढचे काही तास घालवताना तुम्ही काय साध्य करणार आहात याचा विचार करण्यासाठी वापरा तुमचे पती किंवा पत्नी व मुलं यांना तुमची किती गरज आहे आणि तुम्ही मनात आणले तर किती मजेदार गोष्टी करू शकता याची आठवण ठेवा अजून मोकळे होण्यासाठी तुम्ही फिरायला सुद्धा जाऊ शकता किंवा शास्त्रीय संगीताचा एखादा राग घरचा दरवाजा उघडण्याआधी आणि तुमच्या कुटुंबाला भेटण्याआधी तुमचा हा मूड बदलण्याबद्दल कलात्मक व्हा आणि तुम्हाला नवचैतन्य मिळण्याची आणि संचलित करण्याची ही एक संधी आहे असे समजा म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाला भेटाल तेव्हा तुमच्या कुटुंबाला तुम्ही जसे हवे आहात तसे व्हाल सूत्र सत्त्याण्णव तुमच्या उपजत ज्ञानाचा आदर करा शांतीदूत ज्याला अंतर्मनाचा लहानसा आवाज असे म्हणतो जो तुमचा मार्गदर्शक असतो म्हणजे तुमच्या स्वतःच्या उपजत ज्ञानाचा आवाज न ऐकणे अतिशय सोपे आहे ज्यावेळी तुमचे सभोवतालचे जग त्यांच्या मर्जीपणे वागायचा तुमच्यावर दबाव आणत असतात त्यावेळी तुमच्या स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज आणि तुमची उपजत ज्ञान ऐकणे खूप वेळा ऐकणे अवघड असते तुम्हाला हवी असलेली विपुलता आणि परिपूर्णता शोधण्यासाठी तरीही तुम्हाला अत्यंत गरज असेल त्यावेळी तुम्हाला मिळालेल्या ह्या अंतःप्रेरणा आणि संवेदना तुम्ही ऐकल्या पाहिजेत जसजसा मी परिपक्व होतो आहे तसा या अंतप्रेरणेने आणि आपल्या प्रत्येकात सुप्त अवस्थेत असलेल्या नैसर्गिक अंतर्मनाला मी खूप जास्त मानतो जेव्हा मी एखाद्या नवीन माणसाला भेटतो त्यावेळी त्याच्याबद्दल असलेले मत किंवा माझे त्याबद्दलचे उपजत ज्ञान यांचा मी जे काम करतो आणि जसा जगतो त्या मार्गात जेव्हा एखाद्या परीक्षेचा क्षण येईल त्यावेळी योग्य दिशेने माझे लक्ष वेधण्यात या अंतरप्रेरणेचा फार मोठा सहभाग आहे वयानुसार या तुमच्या अंतर्मनाचा आवाजावर विश्वास ठेवण्याचे सामर्थ्य येते असे वाटते जेव्हा मी माझ्या ध्येयप्रती काम करत असतो म्हणजे जेव्हा मी माझा वारसा जपण्याच्या मार्गावर प्रगती करण्याची ज्या कृती करण्यात वेळ खर्च करतो त्यावेळी माझ्या या अंतर्मनाचा आवाज जास्त भक्कम असतो हे सुद्धा माझ्या लक्षात आले आहे जेव्हा तुम्ही योग्य गोष्ट करत असता तेव्हा तुम्ही जसे जगावे असे निसर्गाला वाटते तसे जगता तुम्हाला ही ठाऊक नसलेली क्षमता तुम्हाला गुंतवून ठेवते आणि तुम्ही खरोखरीच जसे आहात तसे परिपूर्ण आणि मुक्त होता महान भारतीय दर्शनकार पतंजलींनी परिणामकारकरित्या लिहिले आहे जेव्हा तुम्ही एखादे महान कार्य करण्यासाठी प्रेरित व्हाल एखादे असामान्य काम करण्यासाठी उत्सुक व्हाल तेव्हा तुमच्या विचार शृंखला तुटतील तुमचे विचार मर्यादेच्या पलीकडे जातील तुमच्या अंतर्मनाच्या कक्षा चहू बाजूने रुंदावतील आणि तुम्ही स्वतःला एका वेगळ्या नवीन आणि चमत्कारिक जगात पाहाल तुमचे निद्रिस्त विचार आणि शक्ती जागृत अवस्थेत पोहोचतील त्यावेळी तुम्ही स्वतःला स्वप्नातही पाहिले नसेल एवढे मोठे झालेले पाहाल सूत्र अठ्ठ्याण्णव स्फूर्तीदायक उतार्यांचा संग्रह करा जर तुम्ही the monk who sold his Ferrari किंवा माझे दुसरे कुठलेही पुस्तक वाचले असेल तर तुम्हाला माहिती झाली असेल की मला जगातल्या महान विचारवंतांचे उतारे द्यायला फार आवडतात मला ते का आवडतात हे माझ्या एका गुरूंनी मी लिहिलेले हस्तलिखित वाचून मला सांगेपर्यंत माहीत नव्हते ते म्हणाले रॉबिन तुला अगदी माझ्यासारखेच उतारे द्यायला फार आवडतात एका चांगल्या उतारात एका ओळीत ज्ञानाचा खजिनाच भरलेला असतो म्हणून पुष्कळ वेळा माझ्या वाचनात एखादा चांगला उतारा येतो ज्यात मी पेललेल्या आव्हानांचे आदर्श उत्तर असतो माझे गुरु अगदी बरोबर होते एका चांगल्या उतारात जगाचे ज्ञान भरलेले असते जे ज्ञान त्या उताराच्या लेखकाला मिळायला आणि एखादं दुसऱ्या ओळीत लिहायला वर्षानुवर्ष लागली असतील जी वाक्य त्वरित स्फूर्तीची आणि जीवनात आपल्या मार्गात आलेली वळणे कशी पार करावीत याबद्दलच्या सल्ल्याची तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही त्यांचा उल्लेख करू शकता ऑडिओ अशा उतार्यांचा पुढच्या काही आठवड्यांमध्ये तुमचा स्वतःचा संग्रह करायला सुरुवात करा अजून एक प्रभावी मार्ग म्हणजे मी हे उतारे दिवसभरातून माझी नजर जाईल अशा मला माहिती असलेल्या जागी चिटकवून म्हणजे बाथरूम मधल्या आरशावर फ्रीजच्या दरवाजावर माझ्या गाडीच्या दरवाजावर आणि माझ्या ऑफिसमध्ये सगळीकडे लावतो ही साधी सोपी कृती मला कामाच्या रगाड्यात आवश्यक गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला लावते कसोटीच्या क्षणी सकारात्मक राहिला आणि निर्भर यश मिळवण्याच्या तत्वांवर लक्ष केंद्रित करायला लावते मी माझ्या स्वतःच्या संगणकावर महान तत्ववेदे नेते किंवा विचारवंतांचे प्रतिकूल परिस्थितीला कसे हाताळले पाहिजे अर्थपूर्ण जीवन स्वतःचा विकास करण्याचे मूल्य दुसऱ्यांना मदत करण्याचे महत्व आपल्या विचारांची शक्ती आणि कणखर व्यक्तिमत्वाची गरज या विषयांवरचे शेकडो उतारे जमा करून ठेवले आहेत सूत्र नव्याण्णव तुमच्या कामावर प्रेम करा आनंदी व दीर्घायुष्य जीवनासाठी लागणाऱ्या अमर्याद रहस्यापैकी एक म्हणजे तुमच्या कामावर तुम्ही स्वतः प्रेम करणे भूतकाळातल्या अतिशय समाधानी अशा महान माणसांच्या जीवनाचे सुवर्ण सूत्र म्हणजे ते सर्वजण जगण्यासाठी जे काही करत होते त्यावर ते मनापासून प्रेम करायचे जेव्हा मानसोपचार तज्ज्ञ बोरा जॉन्स्टेर यांनी शंभर क्षम माणसांची मुलाखत घेतली त्यावेळी त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की त्या सर्वांमध्ये एक गोष्ट सारखी होती त्यांच्या कामाबद्दलची त्यांची उत्कटता तुम्हाला जे काम बक्षीस पात्र वाटते बुद्धीला चालना देणारे वाटते आणि ज्यात तुम्हाला आनंद मिळतो अशा कामावर वेळ खर्च केल्यामुळे स्वभोवतालच्या जगात तुमचे मन गुंतवून राहते आणि तुमचा उत्साह उच्च पातळीवर राहून तुमच्या मनाला निर्भर सुट्टीच्या आनंदापेक्षा जास्त आनंद मिळतो थॉमस एडिसन ज्यांनी आयुष्यात एक हजार त्र्याण्णव पेक्षा जास्त शोध लावले फोनोग्राम पासून प्रकाशमान बल्ब पासून ते चित्रपटांसाठी लागणाऱ्या मायक्रोफोन पर्यंत शोध लावले त्यांनी त्यांच्या तेजस्वी जीवनाबद्दल म्हटले होते मी एका दिवसाचे कामही माझ्या आयुष्यात केले नाही सगळी मजा केली जेव्हा तुम्ही तुमच्या कामावर प्रेम कराल तेव्हा तुमच्या जीवनात तुम्हाला आणखीन एक दिवस सुद्धा काम करावे लागणार नाही हे तुमच्या लक्षात येईल तुमचे काम खेळासारखे होईल आणि तास जसे येतील तसे लवकर निघून जातील कादंबरीकार जेम्स मिचरने लिहिल्याप्रमाणे जीवनकलेमध्ये कुशल असलेला माणूस त्याचे काम आणि खेळ त्याची मेहनत आणि रिकामेपण त्याचे शरीर आणि मन त्याच्याकडे असलेली माहिती आणि नवनिर्मित त्याचे जीवन आणि धर्म यात फार थोडा फरक करतो त्याला कुठले काय आहे हे फार थोडे माहीत असते तो खेळतो आहे की काम करतो आहे याचा निर्णय दुसऱ्यांवर सोडून तो फक्त जे करतो त्यात कल्पकतेने श्रेष्ठत्व आणण्याचा पाठपुरवठा करतो त्यासाठी तो नेहमीच दोन्ही गोष्टी करत असतो सूत्र शंभर निस्वार्थपणे मदत करा अल्बर्ट स्विझनने म्हटल्याप्रमाणे मानवसेवेपेक्षा कुठलाही धर्म मोठा नाही समाजाच्या भल्यासाठी काम करणे हा एक महान संप्रदाय आहे प्राचीन चीनी लोकांची समजूत होती तुम्हाला जे हात गुलाबी फूल देतात त्या हातांना थोडासा सुगंध लागलेला असतो यशाच्या मागे पडण्यात घालवलेल्या जीवनापेक्षा महत्वपूर्ण कामगिरी करण्यासाठी स्वतःला वाहून घेऊन उदयाला येण्यात उच्च दर्जाचे समाधानी आयुष्य जगण्यासाठीच्या शिकवणीमधला सर्वात महान धडा आहे महत्वपूर्णता निर्माण करण्यासाठी स्वतःला एक साधा प्रश्न मी दुसऱ्यांना कशी मदत करू शकतो हे विचारण्याचा एक उत्तम मार्ग आहे महान नेते विचारवंत आणि मानवहितवादी या सर्वांनी स्वार्थी जीवनाचा त्याग करून निस्वार्थ जीवन स्वीकारले आणि हे करताना त्यांनी इच्छिलेले सगळे सुख समृद्धी समाधान त्यांना मिळाले त्यांना सर्वांना मानवतेचे सर्वात महत्वाचे सत्य सापडले होते तुम्ही यशाचा पाठपुरवठा करू शकत नाही ते मागोमाग येतेच लोकांना मदत करण्यात घालवलेल्या आणि जगात मोलाची भर टाकणाऱ्या आयुष्यभराच्या कृतीमधून ते आपोआप अपर्यायीपणे एक जोड उत्पादन म्हणून येते महात्मा गांधींना हे सेवेचे नीतिकशास्त्र सर्वांपेक्षा जास्त समजले होते त्यांच्या जीवनातल्या लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टीमधील एक गोष्ट म्हणजे ते रेल्वेने भारतात प्रवास करत होते ते जसे रेल्वेच्या डब्याबाहेर पडले त्यांची एक चप्पल रुळाच्या मध्यभागी पडली जिथून ती काढता येण्यापलीकडे होती ती चप्पल परत कशी मिळवायची याची चिंता करण्यापेक्षा त्यांनी असे काही केले की त्यांचे सहप्रवासी चकित झाले त्यांनी दुसरी चप्पलही काढली आणि जेथे पहिली चप्पल पडली होती तेथे दुसरी टाकली जेव्हा त्यांना असे का केले असे विचारण्यात आले त्यावेळी ते हसले आणि उत्तरले आता त्या गरीबाला ज्याला पहिली सापडली त्याच्याकडे तो घालू शकेन आणि चपलांचा जोड असेल सूत्र एकशे एक परिपूर्णतेने जगा म्हणजे तुम्ही आनंदाने मृत्यूला सामोरे जाल पुष्कळशे लोक जीवन हे काय आहे ते मरण जवळ आले तरीही लक्षात घेत नाहीत जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा आपण सामाजिक अपेक्षांची पूर्ती करण्यात आणि प्रयत्न करण्यात आपला वेळ घालवतो आपण जीवनातल्या मोठ्या सुखांच्या मागे पडण्यात इतके गर्क असतो की आपल्या मुलांबरोबर पावसाळी हवेत बागेत अनवानी नाचणे गुलाबाची बाग लावणे किंवा सूर्योदय होताना पाहण्यासारखे छोटे छोटे आनंद हरवून बसतो आपण अशा काळात वावरतो आहोत की जेथे मोठे मोठे डोंगर आपण सर केले आहे पण आपल्या स्वतःवर अजून आपल्याला विजय मिळवायचा आहे आपल्याकडे उंच इमारती आहेत पण आपली सहनशीलता छोटी आहे जास्त मालमत्ता आहे पण आनंद कमी आहे संपूर्ण भरलेला मेंदू आहे पण जीवन पोकळ आहे आयुष्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी आणि त्यात तुमच्या वाट्याला आलेली बहुमोल भूमिका वठवण्यासाठी तुम्ही मृत्यूशयेवर जगण्याची वाट पाहू नका पुष्कळ वेळा लोक त्यांचे आयुष्य मागे पाहत जगण्याचा प्रयत्न करतात सुख हे तुम्ही पोहोचण्याची एक जागा नसून तुम्ही ती निर्माण करण्याची अवस्था आहे हे समजून घेण्याचे ज्ञान असण्यापेक्षा त्यांना ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो त्या गोष्टी मिळवण्यात ते आपला वेळ खर्च करतात जेव्हा तुम्ही स्वतः तुमच्या मनापासून दुसऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्याच्या हेतूने तुमचे कौशल्य वापरण्यात तुमचा वेळ खर्च करण्यासाठी वचनबद्ध होता तेव्हा खरा आनंद येतो आणि खोलवर समाधान मिळते तुमच्या जीवनातला सगळा गोंधळ दूर केला गेला की तुमच्या जीवनाचा अर्थ स्पष्ट होतो तुमच्या स्वतःपलीकडे जाऊन जास्त काहीतरी जगणे सोप्या शब्दात सांगायचे तर जीवनाचा उद्देश म्हणजे उद्देशपूर्ण जीवन आहे आयुष्यातल्या शिकवणीतील हा शेवटचा धडा आहे म्हणूनच तुम्हाला एक आनंदी ज्ञानसंपत्ती आणि समाधानी आयुष्य चिंतण्याचे अधिकार या पुस्तकद्वारे मी घेतो जी माणसे तुम्हाला प्रिय आहेत जे ध्येय स्फूर्तीदायक आहेत आणि जे काम तुम्हाला गुंतवून ठेवील त्यांच्याबरोबर राहण्यात तुमचे दिवस खर्च होऊ देत जॉन बनार्ड शॉ यांची खाली दिलेले वाक्य तुमच्यासाठी मागे ठेवून जायला मला आवडेल ज्यामध्ये या शेवटच्या शिकवणीतील खरे सार माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगल्या पद्धतीने घेतले आहे जग आपल्याला सुख देण्यासाठी काही करत नाही असे घराने तक्रारीच्या सुरात करण्यापेक्षा आणि मातीच्या छोट्या ढेकड्याप्रमाणे अस्वस्थ आणि आजारी असण्यापेक्षा तुम्ही जे ध्येय उदात्त ठरवले असेल त्याला स्वतःला नैसर्गिकरित्या वाहून घेण्यातच जीवनातला खरा आनंद आहे मी या मताचा आहे की जीवन हे सर्व समाजासाठी आहे आणि मी जोपर्यंत जगेन तोपर्यंत जितके शक्य असेल तितके करण्याचा मला अधिकार आहे मला पूर्णतः वापरले जावे अशी माझी मागणी आहे कारण मी जितके जास्त परिश्रम करेन तेवढे जास्त जगेन मी जीवनात जीवनासाठी आनंद मानतो जीवन हे माझ्यासाठी एक छोटी मेणबत्ती नाही तर एक मोठी मशाल आहे जी या क्षणी मला पकडायची आहे आणि भावी पिढीकडे सुपूर्त करण्याआधी मला ती शक्य असेल तेवढी प्रकाशमान करायची आहे मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना वाचनाची खरंच आवड आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून घ्या ज्यामुळे तुम्हाला नवीन ऑडिओ बुक अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील